रामकृष्ण गोविंद आता एक प्रश्न मनात असा येतो तो म्हणजे व्रतवैकल्य करण्याचा व्रत वैकल्यादी आदी करणे हा भोळसटपणा आहे असे काही सुशिक्षितांना वाटत असेल पण हा भोळसटपणा नसून शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होणारा निसर्ग नियम आहे आपल्या पोटी श्रेष्ठ गुणी अपत्य निपजावे आणि त्याने आपले आपल्या कुटुंबाचे कुलाचे समाजाचे राष्ट्राचे मानव जातीचे कल्याण करावे असे तिला वाटते त्यासाठी ती वैकल्य करते आणि तिने ती त्यासाठी करावी अशा प्रकारे आणि अशा कारणासाठी व्रतवैकल्य करण्याने स्त्रीमध्ये शुद्ध सात्विक वृत्ती वृद्धिंगत होते आपण वर पाहिलेच आहे की स्त्रीमध्ये दरमहा फक्त एकच स्त्रीबीज संयोगासाठी पक्व होत असते व्रतवैकल्य करण्याने ते स्त्रीबीज सात्विक मनोवृत्तीचे बनते आणि अर्थातच या पूर्वीच्या परिच्छेदात स्पष्ट केल्याप्रमाणे सात्विक वृत्तीच्या पूबीजाशीच संयोग पाहून तसाच पिंड तयार होतो आपण अगदी सुरुवातीला राजा परीक्षिताचे गुणवर्णन पाहिले तशा वृत्ती आणि स्वभावाचा जीव जन्माला येण्यासाठी व्रतवैकल्ये निश्चित करावीत परिच्छेद दहावा स्त्री पुरुष संयोग केव्हा व्हावा स्त्री पुरुष संयोगाला रात्रीचा तिसरा प्रहर अत्यंत योग्य हा संयोग म्हणजे एक अत्यंत गंभीर गोष्ट आणि पवित्र कार्य होय साठ ते ऐंशी वर्षे जगणारा एक जीव तुम्ही जन्मास घालणारा आहात तो केवळ कामुक वासनेतून वासनामय जीव जन्मास यावा असे तुम्हाला वाटते का मग तुमच्या संयोगात आणि जनावरांच्या संयोगात फरक तो काय तो जीव सर्वोत्तम निपजणे याला स्पष्टपणे तुम्ही दोघे जबाबदार आहात रात्रीच्या भोजनोत्तर एक प्रहर झोप झाल्याने पोटातील अन्न जीर्ण झालेले असते शरीर आणि मन स्वस्थ झालेली असतात तिसऱ्या प्रहराच्या प्रारंभी संयोग झाल्याने उत्तर रात्रीत चार पाच तास उभयताना झोपेची विश्रांती मिळून शरीर इंद्रिये व मन सुस्थितीत असते तेव्हा पती पत्नी संयोगार्थ रात्रीच्या तिसरा प्रहरा व्यतिरिक्त वेळ शास्त्रीय दृष्ट्या वर्ज मानली गेली आहे गर्भसंभवापूर्वी घेण्याच्या काळजीबाबत आपण सविस्तर चर्चा केली गर्भधारणे नंतर नऊ महिने पोटात गर्भाचा उत्तम प्रकारे सांभाळ करणे ही दुसरी बाजू होय मातेने या काळात काय करावे काय खावे कसे वागावे हा चिंतनाचा एक वेगळा विषय असून त्यावर प्रसंगी आपण सविस्तर चर्चा प्रसंगानुसार करू पण एकच गोष्ट अत्यंत तळमळीने सांगाविषयी वाटते व ती म्हणजे टीव्ही पाहणे कटाक्षाने टाळावे कितीही चांगली मालिका करमणुकीचा कार्यक्रम बातम्या चर्चा सिनेमे इत्यादी अजिबात पाहू नये जीवावर चांगला संस्कार घडवणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भातील त्या जीवाशी सतत संवाद साधणे जसे की राजा परीक्षताचे अंगी जे गुण होते ते तू धारण कर असे मातेने सतत त्या जीवाला सांगावे शिवाजी महाराजांसारखा हो ज्ञानेश्वर सारखा हो टिळकांसारखा हो विवेकानंदांसारखा हो गुरुदेव रानड्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेव मुक्ताई सारखी हो डॉक्टर होमी बाबांचे गुण अंगीकार त्यासाठी मातेने गीता भागवत ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत दासबोध गाथा हरिविजय थोरा मोठ्यांची चरित्रे इत्यादी वाचण्यासारखे खूप काही आहे पण ते वाचून त्याचा अर्थ मातेने गर्भाला संवाद रूपाने सांगत राहावे फार महत्वाचा मुद्दा आहे तू असा हो तू अशी हो तू असा होऊ नकोस हे त्याला संभाषणाद्वारे समजवून सांगावे हे फार महत्वाचे आहे त्याला सतत विष्णू सहस्त्रनाम ऐकवणे हा याबाबतचे एक उत्तम उदाहरण होय या काळात त्या जीवाची शारीरिक वाढ शारीरिक ह शारीरिक वाढ उत्तम व्हावी यासाठी सकस आणि सात्विक अन्न खाणे हेही तितकेच महत्वाचे त्यासाठी आपण बोलू पण मी बोलण्यापेक्षा आहार तज्ञांचा सल्ला महत्वाचा येथे मी तुम्हाला एक तुकोबा रायांचा अभंग सांगतो अभंग वाचून दाखत नाही त्याचा सारांशाने अर्थ सांगतो किती किती मार्मिक आहे बघा जर तुम्ही जर तुम्ही कारल्याचं बी पेरलं आणि जमीन सकस असली सूर्यप्रकाश असला पाणी मुबलक किंवा योग्य तेवढं असेल खत दिली सर्व काही मशागत उत्तम केली तरी त्या बीजापासून कारलच उगवणार तुम्ही पाण्यात साखर घालून पाणी पाजलं म्हणून त्या कारल्याच्या बीजापासून द्राक्ष उगवणार नाही त्यामुळं स्त्री बीजाची परिपक्वता हे एकच स्त्री बीज असतो त्याची ठरते स्त्रीच्या सात्विकतेनुसार आणि पुरुषाच्या बाबतीत वीस कोटी पूबीज संयोगासाठी उत्सुक असतात ती सर्व प्रकारची असतात सद्गुणी असतात दुर्गुणी असतात दुष्प्रवृत्तीची असतात पण संयोग समयी पुरुषाची मानसिक अवस्थेचं ज्या गुणांचं प्राबल्य असेल त्या गुणांचं पूबीज बाकीच्या सर्व कोट्यावधी पूबीजांना मागे ढकलून पुढे सरकते आणि ते स्त्री बीजाशी संयोग पावते त्या गुणवत्तेचा जीव जन्मास येतो पक्क लक्षात ठेवा लग्नोत्सुक आणि नुकतेच लग्न झालेल्या मुलामुलींनी याचा मनापासून अभ्यास करावा पालकांनी आई वडिलांनी आजी आजोबांनी वाचकांनी श्रोत्यांनी हे विचार अशा मुलींच्या मुलांच्या नजरेस आणून देऊन ते ऐकण्याचा आग्रह धरावा या संदर्भात काही बोलावेसे वाटले काही शंका असतील काही प्रतिसाद असेल तर त्याबद्दल माझ्याशी मोकळेपणाने संवाद साधावा शेवटी आजोबा या नात्याने पुत्रोत्सुक सर्व मुला मुलींना मनपूर्वक शुभाशीर्वाद धन्यवाद नारायण हरी रामकृष्ण गोविंद